श्री नवनाथ भक्तिसार अध्याय पाचवा वेताळावर विजय या अध्यायाच्या नित्यपठण केल्यास कुठल्याही प्रकारची भूतबाधा किंवा पिशाच्च बाधा होणार नाही आणि वाचकास कुठल्याही बाधेचं भय राहणार नाही अध्यायाला सुरुवात होत आहे मच्छिंद्रनाथाने हिंगुळादेवीचे दर्शन घेतल्यावर तो बारामल्हार नावाच्या अरण्यात गेला रात्रीची वेळ देवळात स्वस्तपणे निजला असता भर रात्री त्याला भला मोठा आवाज ऐकवाला असंख्य दिवट्याही दिसल्या ते पाहून भूतावळ उठली असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले काहीतरी चमत्कार दाखवून त्या सर्वांस प्रसन्न करून घ्यावे असं त्याने विचार केला आणि लगेचच तिने स्पर्शास्त्राची योजना केली त्या अस्त्राच्या अद्भुत शक्तीच्या प्रभावानं सर्व भूतावर तिथल्या तिथेच खिळून राहिली त्यांना हालचाल करता येईना ती सर्व भूते झाडाप्रमाणे एका जागी खुंटून राहिली ती सारी नित्याप्रमाणे वेताळाला भेटायला निघाली होती परंतु मध्येच हे घडल्यामुळं ती त्या दिवशी वेताळाला भेटू शकली नाहीत इकडे वेताळाने ते का आले नाहीत याची चौकशी करण्यासाठी दुसरे भूते पाठवली तेव्हा कोणी एक सिद्ध आला आहे आणि त्याच्या सामर्थ्याचा हा सर्व खेळ असल्याचं त्याला समजलं मग तो जती कोठे उतरला आहे ह्याचा शोध करीत फिरत असता मच्छिंद्रनाथास वेताळाकडून आलेल्या भूतांनी पाहिले तेव्हा ह्याचेच हे अद्भुत काम असावे असं आलेल्या भूतांना वाटलं त्या भूतांनी मच्छिंद्रनाथाजवळ जाऊन त्यांची प्रार्थना केली की स्वामी ही भूते पतित आहेत म्हणून ह्यांची मुक्तता करावी म्हणजे ते आपापल्या कामात जातील ही सर्व भूते जमिनीला खेळून राहिली असता तुम्ही तेवढे मुक्त कसे राहिलात तसं मच्छिंद्रनाथाने त्यांना विचारलं त्यांनी उत्तर दिलं हे भूत आज का आली नाहीत हे पाहण्यासाठी वेताळाने आम्हाला इथं पाठवलं आहे तर महाराज यांची सुटका करावी म्हणजे वेताळाकडे नमस्कार करायला जातील त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला मी त्यांना कदापि सोडणार नाही हा माझा निरोप तुम्ही वेताळाला त्वरित जाऊन सांगा त्यावर भूतगण म्हणाले हे योग्य नाही मग मच्छिंद्रनाथ म्हणाला तो किती प्रबल आहे हे मी प्रत्यक्ष पाहिन मच्छिंद्रनाथाचा हा निरोप घेऊन ती भूत वेताळाकडे गेली आणि त्याच्या पाया पडून म्हणाली तिकडे एक जोगी आला आहे त्याने शरभतीरावरची भूते मंत्रशक्तीने एका जागी खेळून ठेवली आहेत तुमचीही हीच गती करण्याचा विचार आहे एक वेताळ फार रागावला त्याने सर्व देशातील भूते आणण्यासाठी जासूद पाठवले मग सर्व भूते तिथे येऊन पोचली त्यांना वेताळाने सर्व हकीकत थोडक्यात सांगितली मग सर्वजण आपापल्या फौजेसह शरभतिरी येऊन दाखल झाले तिथे त्यांनी भयंकर गोंधळ केला हे सर्व पाहून मच्छिंद्रनाथाने भस्म मंत्रून ठेवले व त्यांचे सामर्थ्य किती आहे ते पाहण्यासाठी थोडा वेळ तो गप्प राहिला नंतर त्याने वज्रास्त्र मंत्र जपून सभोवती एक रेघ भोडली व मस्तकावर शक्ती धरली यामुळे भूतांना जवळ येता येण्याचे झाले इकडे भूतांच्या राजांनी झाडे डोंगर वगैरे नाथावर टाकले परंतु त्याचे काहीच चालले नाही त्यांनी सर्व शस्त्रांचा असरांचा उपयोग करून पाहिला परंतु मच्छिंद्रनाथापुढे ते सर्व काही दुर्बल ठरले मच्छिंद्रनाथाने स्पर्शास्त्राने सर्व भूतांना एका जागी बांधून टाकले त्यावेळी पिशाचांच्या अष्टनायकांपैकी झोटिंग खेळवा बावरा महम्मदा मुंजा महिषासूर व धुळुवान हे सातजण मच्छिंद्रनाथाचे पाय धरून ओढण्याचा प्रयत्न करू लागले पण इतक्यात नाथाने चपळाईने वज्रास्त्र सिद्ध करून ते सर्व देशांकडे संरक्षणासाठी ठेवले लगेचच दानवास्त्र सिद्ध करून मृदू कुमल मरू मलिमल त्रिपूर बळजेठी हे सात दानव उत्पन्न केले मग हे सात दानव व सात भूतनायक यांची चढाओढ लागली एक पूर्ण दिवस त्यांचं युद्ध चालू झालं शेवटी दानवांनी त्यांना जेरी सांगताच तरी अदृश्य झाले अखेर मच्छिंद्रनाथाने वास्तवशक्ती सोडून वेताळास मूर्छित केले अगदी प्राण कंठाशी आल्यावर निरुपायाने वेताळ अभिमान सोडून मच्छिंद्रनाथाला शरण गेला वेताळासह सर्व भूतनायकांनी मच्छिंद्रनाथाची प्रार्थना केली की तू आमचे प्राण घेऊ नको आमचे प्राण वाचविलेस तर आम्ही जगात तुझी कीर्ती पसरवू तू सांगशील ते काम करू यमाजवळ यमदूत आहेत विष्णूजवळ विष्णुदूत आहेत त्याचप्रमाणे आम्ही सर्व आपापल्या पिशाच फौजेसह तुझ्याजवळ राहून तुझी आज्ञा मानू याप्रमाणे आम्ही वागलो नाहीत तर आमचे सर्व पूर्वज नरकात जाऊ अशा तऱ्हेनं भूतांनी दिनवाणीने केलेली प्रार्थना ऐकून मच्छिंद्रनाथानं सांगितलं साबरी विद्येवर मी कवित्व केलं आहे जो मंत्र ज्या शक्तीचा असेल त्याप्रमाणे तुम्ही वागा जपा मंत्रावर हुकूम कार्यसिद्ध केली पाहिजे तुम्ही मंत्रपाठ करायलाही मदत केली पाहिजे तसेच मंत्र गोकून त्याची साधना करणाऱ्यांचाही मंत्र सफल झाला पाहिजे हे सर्व म्हणणे सर्वांनी आनंदाने कबूल केले नंतर अभिक्षकून ते हे सर्व त्यांना नाथाने सांगून ठेवले आणि मंत्राच्या सिद्धतेची ग्रहणामधील वेळ निश्चिती केली या याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने सर्व भूतांना वश केले व वेताळाकडून सर्व गोष्टी कबूल करून घेतल्या नंतर विमुक्त असराच्या सहाय्यानं ते सर्वांना मोकळं केलं सर्वजण मच्छिंद्रनाथाच्या पाया पडले आणि त्यांनी त्यांचा जय जयकार करून त्यांची स्तुती केली सर्वजण आपापल्या स्वस्थानी परत गेले अध्याय पाच समाप्त होत आहे